पळली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरीच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी हो समके शुभाची तलवार हो चमके शिवबाची तलवार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळाचा वेश तिने पांघरला धर्म सदा सहज भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाली, महाराष्ट्रावर प्रेमापार स्वातंत्र्याचे द्वार तलवार शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे अजमावयास शत्रूला शाहिस्ताच्या घरात शुभा रात्री शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले केला शिवबाने मी काव्याने हल्ला शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्ला केला शाहिस्त्यावर वार त्याची तुटली बोटे चार